आली भराकेनी हेरझारा चुकुजेने उभे केले विटेवरी पेठई नाम पंढरी वाहती मारगू अवघे मोहरले जगू तुका म्हणे मापू खरे आना माझे बापू ज्यामुळे सर्व एरझार संपून जाईल असा माल पंढरपूरच्या पेठेमध्ये आला आहे तरी तो तुम्ही आपल्याजवळ साठवून ठेवा त्या मालाचे वर्णन असे आहे की पुंडलिकाने विठ्ठलाचे सुंदर ध्यान विठेवर उभे केलेले असून हा माल मिळण्याचे ठिकाण पंढरपूर आहे ही पंढरी भक्तांना दिलेले वतनदारीचे गाव आहे या पंढरीमध्ये हा माल मिळत असतो हा माल घेण्यासाठी सारे जग पुढे सरसावले असून पंढरी पेठेकडे जाणारे सारे मार्ग सर्व काळ वाहत आहेत मायबाप हो हा माल मोजून घेण्यासाठी भक्तीचे खरे माप आला मापामध्ये दंभाचा खोटेपणा चालणार नाही लक्ष्मी वल्लभा दिनानाथा पद्मनाभा वसे तुझे पायी मज ठेवी त्याची ठाई माझी अल्प ही वासना तू तो उदाराचा राणा तू का म्हणी भोगी पीडा केली धाववेगी हे लक्ष्मी वल्लभा दिनानाथा पद्मनाभा तुझ्या पायाजवळच खरे खरे सुख आहे म्हणून मला त्याच ठिकाणी ठेवू ही माझी थोडीफार इच्छा आहे आणि तू तर उदारांचा राजा आहेस तू माझी इच्छा पूर्ण कर आणि माझी इच्छा पूर्ण होणारच तुकाराम महाराज म्हणतात या जन्ममरणाच्या भोगाने मला अतिशय कष्ट दिलेले आहे फार दुःख सहन करावे लागले आहे तरी वेगाने धावते आणि दुःखाची निवृत्ती करून मला सुखाची प्राप्ती करून दे तरी ऐसे जागी वेळोवेळा पाया लागे प्रेम झोंबी कंठी देहधरणी लोटी राहू लोकाचारू पडो अवघा विसरू तुका म्हणे घ्यावी तुझ वेभी चार व्हावी देवा मी वेळोवेळी तुमच्या पाया लागतोय तुमच्या पाया पडतोय की मला या संसार निद्रेतून जागे कर तुझ्या गळ्याला प्रेमाने मी मिठी मारीन माझा देह जमिनीवर लोटांगण घालील लोकव्यवहार बंद पडेल सर्वांचा विसर पडेल तुकाराम महाराज म्हणतात हे देवा मी तुझे व्यभिचारिणी स्त्रीच्या भावाने अखंड ध्यान करीन की जेणेकरून तुझा कधी विसर्ज होणार नाही अशा प्रकारचे मला जागी कर टाळ दिंडी हाती वैकुंठीचे ते सांगाती जाल तरी कोणी जागा कराशी दोरी ते वेगा जाती साधा वितू तेथे असो द्यावे चित्तू तू का म्हणे बोलू जाती बोलतो विठ्ठलू हातामध्ये टाळ विना पथाका घेऊन वैकुंठाला जात आहोत तरी ज्यांना वैकुंठाला जायचे असेल त्यांच्यासाठी ही भक्तांची सोबत चांगली आहे ज्या कोणाला त्यांच्या संगतीने वैकुंठाला जायचे असेल त्यांनी जावे आणि त्यासाठीच हरिनामजन्य पुण्याची शिदोरी लवकर बांधून घ्यावी हे हरिभक्त सर्वांना सूचना देत वैकुंठाला निघाले आहेत तरी तिकडे सर्वांनी लक्ष द्यावे तुकाराम महाराज म्हणतात हे हरिभक्त विठ्ठल विठ्ठल असे म्हणत वैकुंठाला निघाले आहेत वैकुंठाला जात आहेत वाया जातो देवा ने ने भक्ती करू सेवा आता जोडून या हातू उभा राहिलो निवांत करावी ते कायू न कळे अवलोकितो पायू तुका म्हणे दानू दिले पदरे घेईनो हे देवा माझा जन्म जणू काय व्यर्थ चाललेला आहे मला तुझी सेवा करता येत नाही तुझी भक्ती सुद्धा करता येत नाही आता तुझ्यापुढे मी हात जोडून निवांतपणे आणि विनम्रपणे उभा आहे काय करावे ते मला काही कळत नाही तुमच्या पायाकडे पाहत देवा मी या ठिकाणी उभा आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही जे दान द्याल ते मी पदरामध्ये घेईन जीव खादला दैवते माझाईने येणे झोंबले निरुते काही करिता न सुटे आता करू कायू न चले करिता उपायू तुम्हा मासई विघडा विघड केली बोलता दुष्यते मी ओ पडियेले भ्रांती आठव हा चित्ती न ये म्हणता मी माझे भलतेची चावळे जनावघिया वेगळे नाठवती बाळे आप पर सारखी नका बोलूसई मज वचन न साहे बाई चाल त्या राही उग्या वाचा खुंटोणी तुम्हा भेटी नाही झाली तू का म्हणे दृष्टी पहा जवळी आहे तू या देवतानं माझा तर जीवच खाल्ला आहे हे दैवत माझ्या जीवाला इतके झोंबून राहिले आहे की ते काही केल्या सुटत नाही मी आता काय करू मी कितीही उपाय केले तरी काही उपयोग होत नाही हे सख्यानो याने तुमच्या आमच्यामध्ये वियोग निर्माण केला आहे असे बोलत असतानाच मी दुश्चित्ताने भ्रांतीमध्ये पडले आहे माझ्या मनामध्ये मी आणि माझे असे स्मरण सुद्धा राहिले नाही मी काहीतरी भलतेच बोलतोय माझी मुलेबाळेही मला आता आठवत नाहीत आपले आणि परके हा भाव सुद्धा माझ्या मनामधून निघून गेलाय हे सख्यानो माझ्याशी बोलू नका कारण मला आता एक शब्द सुद्धा वावगा सहन होत नाही सर्व वाणी बंद करून जशा आहात तशाच उगीच गप्प बसून राहा तुमची आमची भेट होणार नाही अशी स्थिती आता निर्माण झाली आहे आता हा श्रीहरी माझ्याजवळ एकसारखा आहे हे तुम्ही पाहून घ्या जीवीचा जिव्हाळा पाहू आपुलिया डोळा आम्हा विठ्ठल एक देव हे रवघेचे वाऊ पुंडलिकाचे पाठी उभा तो ठेवून कटी तुका म्हणे चित्ती वाहू रुक्माईचा पती आमच्या जीवाचे जीवन असलेल्या विठ्ठलला आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहू आम्हाला विठ्ठल हा एकच देव आहे आणि इतर सर्व काही व्यर्थ आहे जो विठ्ठल पुंडलिकाच्या पाठीशी कमरेवर हात ठेवून उभा आहे तुकाराम महाराज म्हणतात त्या रुक्मिणी पतीला आम्ही चित्तामध्ये धारण करू आणि त्याचेच चिंतन करू माझी आराधनू पंढरपुरीचे निधानू या एका तुझे काही नेने पंढरी राजे दास विठ्ठलाचा अंकितांकिला ठाईचा का म्हणी आता नवे पालट सर्वथा पंढरपूरचा श्री पांडुरंग हेच माझे आराध्य दैवत आहे त्या एका पंढरी रायाशिवाय दुसरे काहीच मी जाणत नाही मी विठ्ठलाचा दास आहे इतकेच नाही तर विठ्ठलाच्या दासाचा देखील मी आज्ञाधारक असा दास आहे तुकाराम महाराज म्हणतात आता काही जरी केले तरी विठ्ठलाच्या ठिकाणी एकनिष्ठ झालेल्या बुद्धीमध्ये बदल होणार नाही आता माहेची कामू वाचे गाऊ तुझे नामू वाहून या टाळी प्रेमू सुखे आनंदे नाचावे अवघी झाली रानुकू मागे पुढे सकळीकू त्रिपुटीचे दुःख प्रारब्ध सारिले गोदातटी निर्मळे देवदेवांची देवळी संत महंत मेळी दिवस जाय सुखाचा तुका म्हणे पंढरीनाथा हा नाही मज चिंता योगक्षेम माथा भार तुझ्या घातला देवा माझ्या मुखामध्ये तुझे नाम गाणे हेच आता आम्हाला काम आहे प्रेम सुखाच्या भरामध्ये टाळी वाजवावी आनंदाने नाचावे एवढेच करावेसे वाटते यामुळे मागची पुढची चिंता निघून गेलेली आहे आणि सर्व प्रकारे माझे समाधान झाले आहे करता कर्म क्रिया या त्रिपुटीचे दुःख संपून गेले आणि दुःख देणारे प्रारब्ध सुद्धा संपलेले आहे आणि आता काही करायचे आणि काही भोगायचे शिल्लकच राहिलेले नाही गोदावरीच्या पवित्र तीरावर असलेली अनेक देवदेवतांची मंदिरे ही पाहण्यामध्ये आणि संत महंतांच्या संगतीमध्ये प्रत्येक दिवस माझा आता सुखाचा चालला आहे तुकाराम महाराज म्हणतात हे भगवंता पंढरीनाथा योग क्षमाचा भार मी तुझ्या डोक्यावर घातला आहे त्यामुळे मला आता कोणतीही चिंता राहिलेली नाही चोरटे सुनी मारिले टाळी केऊ करी परे नसंडी चाळी हैशेक दुराचारी गा देवा आपुलिया जीवा घात करी नाक गेली तरी लाजना विचारू हिंडे फजित खोरो दारोदारी तुका म्हणे कर्म बळीवंत गाढे नेदित यापुढे मागे सरू चोरट्या कुत्र्याच्या टाळक्यावर जरी मारलं तर ते केके केकाटत पळून जातं पण ते स्वतःचे ताळे मात्र कधी सोडत नाही जेव्हा असे काही दुराचारी लोक असतात ते आपल्या जीवाला आपणच घात करून घेतात त्यांचे नाक जरी कापले तरी त्यांना त्याची कधी लाज वाटत नाही ते फजितखोर होऊनही दारोदारी हिंडत राहतात तुकाराम महाराज म्हणतात त्यांचे प्रारब्ध कर्म बलवान असते ते त्यांना मागे पुढे चांगल्या मार्गाने सरकूच देत नाही मुनी मुक्त झाली भेने गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभ तू अवघाती संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून पुराणी उपदेशो साधन उद्भटू आम्हा सोपी वाटू वैकुंठीची तुका म्हणे जना सकळा सहितू घेऊ अखंडित प्रेम सुख थोर थोर असे ऋषी मुनी सुद्धा गर्भवासाच्या भीतीने मुक्तीच्या मार्गाला गेले परंतु हा गर्भवास आम्हा विष्णुदासांना मात्र अतिशय सुलभ असा आहे आम्ही सर्व संसारच ब्रह्मरूप मानल्यामुळे आम्हाला संसाराचे किंवा जन्म मृत्यूचे कसलेही भय शिल्लक राहिले नाही कारण आमचे सर्व विश्वच सर्व जगच विठ्ठल रूप विठ्ठलमय होऊन गेला आहे ब्रह्मलोकाला किंवा वैकुंठाला जाण्याचा मार्ग फार कठीण आहे असे उल्लेख अनेक पुराणामध्ये आहेत परंतु आम्हा भक्तांना मात्र वैकुंठाची वाट अतिशय सोपी अशी निर्माण झालेली आहे तुकाराम महाराज म्हणतात आम्ही सर्व लोकांच्या सहित या ईश्वराचे प्रेमसुख मोठ्या आवडीनं भोगत असतो न करावी सुती माझी संतजनी होईल या वचनी अभिमानू भारे भव नदी नुतरवे पारू दुरावती दूर तुमचे पायू तुका म्हणे गर्व पुरविल पाठी होईल माझ्या तुटी विठोबाची हे संतजन हो तुम्ही माझी अजिबात स्तुती करू नका त्यामुळे माझ्या संतत्वाबद्दल मला मोठा अभिमान निर्माण होईल आणि या अभिमानाच्या भारामुळे मला भवनदी तरुण जाण्याचे सामर्थ्य उरणार नाही तुमच्यासारख्या साधू संतांचे पायीही दुरावतील तुकाराम महाराज म्हणतात तो अभिमान माझी पाठ पुरवील आणि त्यामुळे या विठोबाची आणि माझी ताटातूट होऊन जाईल तुमची दासींचा दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा हाची मजू नवविधा काय बोलिली जे भक्ती घ्यावी माझ्या हाती संतजनी तुका म्हणे तुमच्या पायांच्या आधारी उतरे न खरे भवनदी हे संत सज्जन हो तुमच्या पायांचा दास करून मला जरी ठेवले तरी चालेल मला हाच तुम्ही आशीर्वाद द्या शास्त्रामध्ये जी नवविधा प्रकारची नव प्रकारची जी भक्ती सांगितलेली आहे ती तुम्ही संत लोकांनी माझ्याकडून करवून घ्यावी तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या पायांच्या आधारामुळेच मी ही नदी तरून जाणार आहे चोर टेकाचे निघाले चोरी आपले पैसे पारखे घरी नाही नफा नागवे आपण गमाविले कान हात पायू बुद्धिहीन नाही काहीच कारणा तया जाना तेची सुखू तुका म्हणे नाही ठाऊके वर्म तयाशी कर्म ओढवले काही अतिशय कमकुवत असलेले दुर्बल असलेले चोर एकत्र येऊन टोळीने चोरी करायला निघाले आणि आपल्या घरामध्ये जसे आपण वावरतो तसेच ते ज्या घरामध्ये चोरी करणार होते त्या घरामध्ये वावरू लागले त्यामुळे झालं काय त्यांना तेथे काहीच फायदा झाला नाही उलट ते स्वतःच नागवले गेले आणि घरातील मालकाकडून त्यांचे कान हातपाय कापले गेले याप्रमाणे बुद्धिहीन माणसाचा उपयोग काहीच होत नाही आणि अशा मूर्ख किंवा बुद्धिहीन लोकांच्या बरोबर असणाऱ्या माणसास सुद्धा त्या माणसाप्रमाणेच त्यालाही तसले भोग भोगायला लागतात तुकाराम महाराज म्हणतात ज्याला खरोखरच एखाद्या गोष्टीचे वर्म माहीत नाही त्याला हे सर्व कर्मगतीचे फळ भोगावेच लागते समर्थाचे बाळू किविलवाने दिसे तरी कोणा हासे जनदेवा अवगुणी जरी झाले ते ओंगळू करावा सांभाळू लागे त्याचा तुका म्हणी तैसा मी एक पती तू परी मुद्रांकित झालो तुझा समर्थ असणाऱ्या माणसांचा जे श्रीमंत समृद्ध असणाऱ्या माणसाचा जर मुलगा दिनवाना किंवा केविलवाना जर दिसत असेल तर त्याकडे पाहताच लोक कुणाला हसतात त्या मुलाला हसतात की त्या समर्थाला हसतात म्हणजे त्याच्या आईवडिलांना बोल देतात देवा तुम्ही याचा विचार करा हे मूल कितीही अवगुणी असेल कितीही वाईट असेल ओंगळ असेल तरी त्यांना त्याचा सांभाळ करावाच लागतो तुकाराम महाराज म्हणतात तसा मी एक तुमचा पतीत आहे देवा माझी सर्व चिंता तुम्हालाच असावी कारण मी तुमच्या पतीत पावन या मुद्रेने अंकित झालो आहे आणि मी स्वतःला तुमच्या स्वाधीन केली आहे गाढवाची अंगी चंदनाची उटी राखे सवे भेटी केली तिने सहज गुणज याचे देही पालट काही नव्हे तया माकडाचे गळा मोलाचा मनी घातला चावणी टाकी थुंकुनी तुका मनी खळा नावडे हि तू अविद्या वाढवी आपुले मतू गाढवाच्या अंगाला जर चंदनाची उटी लावली तर त्या गाढवाला त्याचा काय उपयोग कारण ते नेहमीच्या स्वभावाप्रमाणे उकिरड्यावर जाऊन राखेमध्ये लोळणारच ज्याचे जे सहज असे स्वभाव गुण असतात ते काही बदलत नाहीत जसे एखाद्या माकडाच्या गळ्यामध्ये अतिशय मूल्यवान असे रत्न बांधले तरी त्या माकडाला त्याचा काय उपयोग ते त्याचे दाताने चावून तुकडे करते आणि बाहेर फेकून देते तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे दुष्ट माणसाला काही हिताच्या गोष्टी सांगितल्या तर त्याला त्या आवडत नाहीत आणि आपल्या मताने ते अज्ञानाचीच गोष्ट वाढवत राहतात किंवा आपले अज्ञानी मत असेल तेच पुढं रेटत नेतात नेने सुने चोर पाहुना मागता देखुने भलता भलता भुंकतसे शिकविले काही नचले तया बोलिले वाया बोल जाती शिर कुणिया खाय मंगळू आपुले ते ढाळू जाऊ नेदी वंदू निंदू काय दुराचारू खळाचा विचारू तुका म्हणे घराच्या दारात बांधलेलं कुत्र असत ते कुत्र चोर कोण आहे पाहुणा कोण आहे हे न ओळखता ते सर्वांवरच घुमकत राहते त्याला कितीही शिकवलं तरी त्याचा काही उपयोग होत नाही त्याला शिकवले ते सर्व वायाच जाते त्याला जरी चांगले दूध पाजले तरी ते ओकून टाकते आणि अमंगळ घाणेरड्या पदार्थाकडेच त्याचे लक्ष जाते ते आपली खोड काही सोडायला तयार नसते तुकाराम महाराज म्हणतात त्या कुत्र्याप्रमाणेच दुष्टाला कितीही वंदा किंवा निंदा त्याची फजिती करा पण त्याच्या स्वभावात मात्र काही फरक पडत नाही जन मानवले वरी बाह्यकारी तैसा मी अंतरी नाही झालू म्हणवली पंढरीनाथा वाटत शे चिंता प्रगट बोलता लाज वाटे संता ब्रह्मरूप झाले अवघे जनो ते माझे अवगुण न देखते तुका म्हणे मी तू आपणाशी ठावा आहे बरा देवा जैसा तैसा देवा बाह्य दृष्टीनं या लोकांनी माझा मानसन्मान केला असला तरी सुद्धा मी अंतकरणामध्ये तेवढा मोठा झालेलो नाही म्हणूनच हे पंढरीनाथा माझ्या मनाला फार चिंता लागून राहिली आहे आणि मनाची खरी अवस्था प्रकट करताना भारी लाज वाटते साधू संतांना सारे जग ब्रह्मरूप दिसत असते ते कुणाचेच दोष पाहत नाहीत माझे सुद्धा अवगुण त्यामुळे त्यांना दिसत नाहीत परंतु देवा मी कसा आहे हे तुम्हाला माहीत आहे तुकाराम महाराज म्हणतात मी जसा आहे तसाच आहे हे तुम्हीही जाणता काम क्रोध माझे जिताती शरीरी व हो वळे वरी बोलतसे कैसा सासरता जालू तुझ्या पायी पांडुरंगा काही हे पुराणीची ग्वाही वदतील संतो तैसे नाही चित्तो शुद्ध झाले तुका म्हणे मजू आणून अनुभवा दाखवी हे देवा साच खरे माझ्या अंगामध्ये कामक्रोध हे जिवंतपणे वावरत असताना सुद्धा वरून मात्र मी मृदू शब्दाने बोलत आहे तरी सुद्धा देवा मी तुमच्या पायाशी कसा काही मान्य होऊन गेलो हे माझ्या ध्यानामध्ये येत नाही अनेक प्राचीन पुराणातील संतांनी चित्त कशा प्रकारे शुद्ध पाहिजे याची ग्वाही दिलेली आहे तशा प्रकारचे माझे चित्त शुद्ध झालेले नाही तुकाराम महाराज म्हणतात म्हणून तर देवा जी काही खरी गोष्ट असेल ती माझ्या अनुभवाला आणून द्या स्तुती करी जैसा नाही अधिकारू न कळे विचार योग्यतेचा तुमचे मी दास संतांचे दुर्बळू करोनी सांभाळ राखा पायी रामकृष्ण हरी मंत्र उच्चारणा आवडी चरणा विठोबाशा तुका म्हणे तुमचे सेवितो उच्छिष्ट क्षमा करी धिट होऊन या हे संत जन हो मी तुमची स्तुती करावी असा अधिकार माझ्याजवळ नाही कारण तुमच्या योग्यतेचा विचार मला समजत नाही तुम्ही संतांचा मी एक दुर्बल असा दास आहे आणि तुम्ही तुमच्या पायावरच माझे रक्षण करावे रामकृष्ण हरी या मंत्राचा मी उच्चार करीत असतो आणि माझे प्रेम श्री विठ्ठलाच्या चरणावर दृढ झालेले आहे तुकाराम महाराज म्हणतात हे संत हो मी तुमचे उच्छिष्ट खात असतो मोठ्या धिताईने सेवन करीत असतो मला तुम्ही क्षमा करावी बहु दुरवरी वेठी ओझे होते शरी आता उतरला भारू तुम्ही केला अंगीकारू बहु काकुलती आलो मागे किती तुका म्हणी देवा आजी सफळ झाली सेवा कित्येक जन्मापर्यंत मी या जन्मवृत्तीच्या फेऱ्यामध्ये बिगारीने ठेवलेल्या नोकराप्रमाणे सापडलो होतो आणि माझ्या डोक्यावर फार मोठे असे ओझे होते पण आता ते सर्व ओझे नाहीस झाला आहे देवा तुम्ही माझा शुकार केल्यामुळे आता माझा सर्व भार हलका झाला आहे मी पूर्वीपासून तुमची कितीतरी काकुळतीने विनवणी करीत आलोय तुकाराम महाराज म्हणतात देवा आज तुम्ही मला पदरी घेतल्यामुळे माझी सेवा सफळ झाली आहे असे मला वाटते